साला मेहेर लाग साला मेहेर लाग मेहेर लाग असं? सोंग घेऊन सोंगाड्या आला लई खोटाळा सानबाई केला काय घोटाळा केला थाप मारून थाप मारून थाप मारून थापाड गेला कुलनग मजाची टाकलंय बघा कशी ग Maruna.